शुभ मंगल चरण गण नाचला शुभ मंगल चरण गण नाचला नाचला कसा तरे पाऊस गडे नाचला कसा तरे पाऊस ना शुभ मंगल चरण गण चला सारा अंग रस आजवा सारा अंगान रस छत्तीस राग ना बदला पुशाला चंद तारा ताला तूरा बर बर खरूा चंद तारा ताला तूरा देवा शिवला जो शिवला नवरस सगळा ये शिवला पुन्हा सागळा उघडा निघला मनो वेगळा शुभ मंगल चरणी गण नाचला शुभ मंगल चरणी गण नाचला गणवाकड्या सोंडेचा गण हत्तीच्या पिंडाचा गणवाकड्या सोंडेचा అది బాబుల పనుల చాచా చుమ్ చుమ్ చుమ్ చుమ్ చలనన చుమ్ చలనన చుమ్ చలనన చుమ్ అది బాబుల పనుల చాచా చుమ్ చుమ్ చుమ్ చుమ్ చలనన చుమ్ చలనన వాచే గుంగురాచా గజర చేతే సాచలా శుభ మంగళ చరణే గణ నాచలా శుభ మంగళ చరణే గణ నాచలా नाचून गेल्या पाठी शेंदूर ठेवला सोनासाठी गणपती नाचून गेल्या पाठी शेंदूर हो. ठेवला सोनासाठी पठ्ठे बापूराव कवितेसाठी ರಾಟಿ ಬಾಲೆ ಘಾಟಿ ಕಬರ ಅಂಜಿ ಮಗ ಶಂಬರ ನಂಬರಿ ಬರಬರ ಬರತಿ ಬರಬರ ಪುಡತಿ ಶಾಹು ನಗರತಿ ಕೋಲಾಪುರತಿ ಪಲ್ಲಾ ಚೇಟ ಪಂಚ ಗಂಗಲಾ ನಿತ್ಯ ರತ್ನ ಕೋಸಲಾ ಶುಭ ಮಂಗಲ ಚರಣೆ ಗಣ ನಾಚಲಾ ಶುಭ ಮಂಗಲ ಚರಣೆ ಗಣ ನಾಚಲಾ